रामकृष्ण गोविंद आपण भागवताचा अभ्यास करत आहोत भागवतावर चिंतन करत आहोत त्यामुळं भागवत सप्ताहामध्ये जे विषय वेळेअभावी घेतले जाऊ शकत नाहीत ते सुद्धा आपण थोडा वेळ करे का होईना पण त्यावर चिंतन करणार आहोत आता पहिल्या स्कंधाच्या शेवटी राजा परीक्षितानी प्रश्न विचारला आता पृच्छामी संसिद्धी योगिनाम परमं गुरुम पुरुषस्येह यत म्रियमानस्य सर्वथा आपण योग्यांचेही परमगुरु आहात म्हणून मी आपणास आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे हा एक प्रश्न विचारला त्याच्या उत्तरार्थ श्री शुकाचार्य महाराज सांगतात एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसाम अंते नारायण स्मृती अंतकाळी नारायणाचं स्मरण व्हावं हा जन्माचा लाभ आणि जन्माचा लाभ म्हणजे प्रश्न विचारलेला आहे त्याला काय केले असता त्याला मोक्ष मिळेल तर हा मोक्ष अंतकाळी भगवंतांचं नाम घेतल्यानंतर मिळेल मग राजा परीक्षिताच्या मनात शंका आली असेल की नाही घेतलं नाम अंतकाळी तर तो मोक्षाचा अधिकारी नाही का तर म्हणून भागवताच्या दुसऱ्या अध्यायात सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती योगी लोक कुठल्या मार्गाने देहत्याग केला असता मोक्षाप्रत पोचतात ते दोन मार्ग त्यांनी सांगितले आता पुढचा प्रश्न बघा पुढच्या श्लोका श्लोकामध्ये म्हणजे स्कंद पहिला अध्याय एकोणीस श्लोक अडतीस यत जप्यम यत्कर्तव्यम रुभि प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम राजा परीक्षित विचारतो हे भगवन त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्याने काय ऐकावे किंवा कोणता जप करावा आता इथे एक लक्षात घ्या बर का कोणता जप करावा त्याच्या पुढं हे पालुपत कायम आहे आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्याने काय ऐकावे म्हणजे त्याला मोक्ष मिळेल कोणता जप करावा म्हणजे त्याला मोक्ष मिळेल कोणते कर्म करावे म्हणजे त्याला मोक्ष मिळेल कोणाचे स्मरण आणि कोणाचे भजन करावे म्हणजे त्याला मोक्ष मिळेल तसेच कशाचा त्याग करावा म्हणजे त्याला मोक्ष मिळेल हे पालुपद आहेच बर का त्यामुळं कोणाचा किंवा कोणता जप करावा जेणेकरून मनुष्याला मोक्ष मिळेल राजा परीक्षिताचा हा प्रश्न पक्का लक्षात ठेवा बर का कोणता जप करावा जेणेकरून मोक्ष